कृष्णा रूपला रंग झाला रूप दाय नंद्या जमालमला जमालम जमालमला دي مرغي وزر دي ما وين بیا جمال مردا دي عشنا دي دل ته هر څه من بیا جمال خوب دې شروع کوم نن بیا جمال مړدا مرغي وزر خوب دې شروع کوم نن بیا جمال مړدا کدي آشنا دي دن تمارا وې مې نه د ترکستان په مېرو رکان بیا جمالم لدا د ترکستان په مېرو رکان بیا جمالم لدا د ګلناز ولی بطول دکن تنظم بیا جمالم पशू या रान के नंढा जमाली